ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तेविसावा अनु द्रुहू तुर्वसु आणि यदूच्या वंशाचे वर्णन शुकाचार्य म्हणाला अनुला सभानर चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले सभानराचा कालनर कालनराचा संजयी संजयाचा जनमेजे जनमेजयाचा महाशील महाशिलाचा पुत्र महामना महामनाला उशिनर आणि तितिक्षु असे दोन पुत्र झाले उशिनराला शिबी वन शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले शिबिला व्रषादर्भ सुवीर मद्र आणि कैकेयी असे चार पुत्र झाले तितिक्षुला ऋषद्रथ ऋषद्रथाचा हेम हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र होता राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनिनी अंग वंग कलिंग सुह्य पुंड्र आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले याने आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसवले अंगाचा पुत्र झाला खनपान खनपानाचा दिवीरथ दिवीरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता त्याचा मित्र दशरथ याने आपली शांती नावाची कन्या त्याला दत्तक दिली शांतेचा विवाह ऋषशृंग मुनीबरोबर झाला विभांडक ऋषीना हरणापासून झालेला मुलगा ऋषशृंग रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस पडला नाही तेव्हा गणिका करवी नृत्य संगीत वाद्ये हावभाव आलिंगनाने विविध भेटवस्तूंनी ऋषसंगाला रोमपादाने आणले तेव्हा पाऊस पडला जेव्हा त्यानेच इंद्रदेवतेला उद्देशून यज्ञ केला तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथाने सुद्धा त्याच्याकरवी यज्ञ करून चार पुत्र प्राप्त करून घेतली रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष पृथुलाक्षाचे बृहद्रथ बृहत्कर्मा आणि बृहद्भान असे तीन पुत्र झाले बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना आणि बृहन्मनाचा जयद्रथ जयद्रथाच्या पत्नीचे नाव संभूती होती तिच्यापासून विजयी झाला विजयाचा धृती धृतीचा धृतव्रत धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला अधिरथाला संतान नव्हती एके दिवशी तो गंगा तटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला कुंतीला तो कुमारी अवस्थेमध्ये झाला होता अधिरथाने त्यालाच आपला पुत्र मानली त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव वृषशन होते ययातीचा पुत्र द्रुहूपासून बबरूचा जन्म झाला बबरूचा शेतू शेतूचा आरब्ध आरब्धाचा गांधार गांधाराचा धर्म धर्माचा धृत ध्रताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता होता प्रचेताला शंभर पुत्र झाले ते उत्तर दिशेला म्लेच्छांचे राजे झाले तुर्वसूचा वन्नी वन्नीचा भर्ग भर्गाचा भानुमान भानुमानाचा त्रिभानू श्री भानूचा उदार बुद्धी करंधम आणि करंधामाचा पुत्र मरुत होता मरुत निपुत्रिक होता म्हणून त्याने पूर्ववंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानली होती परंतु दुष्यंत आपल्याला राज्य मिळावी या इच्छेने आपल्याच वंशात परत आला परीक्षिता आता मी ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्याची सर्व पापे नाहीशी करणार आहे जो मनुष्य याचे श्रमण करील तो सर्व पापापासून मुक्त होईल या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णाने मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला होता यदुला सहस्रजित क्रोष्टा नल आणि रिपू असे चार पुत्र होते सहस्रजितापासून शतजित याचा जन्म झाला शतजिताचे महाहय वेणुहय आणि हय्यय असे तीन पुत्र होते हय्य याचा धर्म धर्माचा नेत्र नेत्राचा कुंती कुंतीचा सोहनजी सोहनजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते धनकला क्रतवीर्य क्रताग्नी क्रतवर्म आणि क्रतवशा असे चार पुत्र झाले क्रतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता त्याने भगवंताचे अंशावतार दत्तात्रेय यांच्याकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या पृथ्वीवरील कोणताही सम्राट यज्ञ दान तपश्चर्या योग शास्त्रज्ञान पराक्रम विजय इत्यादी गुणांच्या बाबतीत क्रातवीरी अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही सहस्रभाऊ अर्जुन पंच्याऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियामार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिली जयध्वज शुरसेन वृषभ मधु आणि उर्जित जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालंजग होते तालजंघाला शंभर पुत्र झाले त्या तालंझन नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला त्या शंभर पुत्रामध्ये वितीहोत्र सर्वात थोरला होता वितीहोत्राचा पुत्र मधू मधूचे शंभर पुत्र होते त्यातील सर्वात थोरला वृष्णी होता राजा याच मधू वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव वार्ष्णेय आणि यादव या नावाने प्रसिद्ध झाला यदुनंदन क्रोष्णूच्या पुत्राचे नाव व्रजिनवान होते व्रजिनवानाचा पुत्र श्वाही श्वाहीचा ऋषेकू एकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते तो परमयोगी महान भोगेश्वर संपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या त्यापैकी प्रतिकेला एक एक लाख मुले झाली होती अशी त्याची शंभर कोटी मुले होती त्यापैकी पृथुस्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते पृथुस्रव्याच्या पुत्राचे नाव धर्म होते धर्माचा पुत्र उषणा त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते उषणाचा पुत्र रुचक रुचकाला पाच पुत्र झाले त्यांची नावे ऐक पुरुषित रुक्म रुक्मेशू पृथू आणि जामघ जामघाच्या पत्नीचे नाव शैब्या असे होते जामघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान नव्हते परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाह केला नाही एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोजा नावाच्या कन्येचे अपहरण केले जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिली तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली कपट्या माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसून आणली आहेस जामक म्हणाला ही तुझी सून आहे शैब्या हसून पतीला म्हणाली मी तर पहिल्यापासूनच वांस आहे आणि मला कोणी सवतही नाही तर मग ही माझी सून कशी होईल जामक म्हणाला राणी तुला जो पुत्र होईल त्याची ही पत्नी होईल राजा जामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितराने दुजोरा दिला योग्य वेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला त्याचे नाव विदर्भ ठेवले त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला या ठिकाणी तेविसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री वस्तू